ओ डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील एकोणचाळीसावा अध्याय वक्रतुंड अंतर्धान वक्रतुंडार्धन याचं नाव आहे वक्र वक्रतुंड वक्रतुंडार्थधानम ना आता एकोणचाळीसा अध्यायाचं मी पारायण करणार आहे ओम श्री गणेशाय नमहा मत्सर शांत तेव्हा झाला देव ऋषीस आनंद वाटला त्यांनी देव गजानन सविला स्तोत्र रूपे त्यावेळी सदा ब्रह्मभूत विकारविहीन विकाराधिभूत महेशाधीस वंद्य पावन अपार स्वरूप स्वसंवेद्य रोचन सदा वक्रतुंडा त्या भजतो अनंत स्वरूपा सदानंद कंदासी प्रकाश स्वरूपा सदा सर्वांगासी अनादि गुणादि स गुणाधार भूतासी सदा वक्रतुंडा सत्या भजतो धरा वायु तेजोमयास तो यम तो यो तो य भावास सदाकार रूपास महाभूत संस्था अहंकार धरास सदा वक्रतुंडा सत्या भजतो तमो मात्र संस्थितास सर्व देवांच्या प्रकाशकास सर्व देवाधिरूपा दिशा बोधकास सदा वक्रतुंडास त्या भजतो रवी प्राण विष्णू प्रचेत यम ईश विधाता मागत वैश्वानर इंद्र प्रकाश जाप्रत सदा वक्रतुंडास त्या भजतो उपस्तत्वच्या वाणीस जो देई प्रकाशास करांग्री स्वरूपा कृतघ्राण जिव्हास सदा वक्रतुंडास त्या भजतो गुदस्त मुलाधार स्थितास प्रकाशास, रजो रूप सृष्टी प्रकाशास सदा वक्रतुंडास त्या भजतो विधिरूपास केशवरूपास निर्मिती पालन करणारास धर संहार संवारक हरास सदा वक्रतुंडास त्या भजतो दिशा दिशाधीश रूपा सदा शास्त्र रूपास ग्रहादी प्रकाशा खगस्थ ध्रुवादी स अनंतक्षत्र अनंतक्षत्र रूपा तदाकार हीना सदा वक्रतुंडा सत्या भजतो महत्त्व रूपा प्रधान रूपा स अहंकार धारका त्रयी बोधकरा अनादि अनंत मायिका तदा तदाधार पुच्छा सदा वक्रतुंडा सत्या भजतो कर्माधार फल हेतु रूप स्वदायका तमकर्म प्रकाशका मुक्तिप्रदास विकर्मादिनी यातना आधारभूतास सदा वक्रतुंडास त्या भजतो अलोभ स्वरूपा लोभ धारकास जनज्ञानकरा जनाधीश पालास नरांसी सिद्धिदात्या मानवस्थास सदा वक्रतुंडा सत्या भजतो लता वृक्षरूपा रूपास धनादी प्रकाशा रूपास सुपुत्र पौत्रादी नाना स्वरूपास सदा वक्रतुंडा सत्या भजतो खगेश स्वरूपा वृषादी संस्थास मृगेंद्रा मृगेंद्रादी बोधा मृगेंद्र रूपास धरा धरा हेमाद्री मेरू स्वरूपास सदा वक्रतुंडा सत्या भजतो सुवर्णादी धातूत संदग्र संस्थास समुद्रादी मेघरूपा जलस्थास जलात जंतु मत्स्यादी नाना विभेदास सदा वक्रतुंडास त्या भजतो शेषनागादी स्वरूपास नागभूषणा लीला करास सुरारी स्वरूपा दैत्य दैत्यादी भूतास सदा वक्रतुंडास त्या भजतो पाशधारका भक्त पोषकास महापौरुषयुक्ता मायिकास सिंहसंस्था चतुर्बाहूधर विघ्ननाशकास सदा वक्रतुंडास त्या भजतो गणेशास गणेशा दी वंद्यास सुरेशास सर्व पूज्य सुरेशास सर्व सुबे सुबोधा सुबोधा दिग दिगम्य दिगम्यास महावाक्य वेदांत वेद्या परेशास सदा वक्रतुंडास त्या भजतो अनंत अवतार धरास जनी स्वधर्म निष्ठा निर्मात्यास सुरदैत्य एव सुरदैत्य पवंद्या पालकास सदा वक्रतुंडास त्या भजतो या, या, या महादैत्यास बोध करून ज्याने केली शांती प्रदान विश्वात सुखानंद शांती भरून सदा वक्रतुंडास त्या भजतो ज्वाला वेद वेदज्ञ मर्त्य न जाणती शास्त्र शास्त्रज्ञ भूपती योग योगीश कादी नमिती सदा वक्रतुंडास त्या भजतो वेदांनी देवेंद्र मुख्यानी ना जाणिले मुनिंद्र ही जेथ तकले तेथ आमोची मती काय झाले परी विक्रतुंडास भावे भजतो एशिया परी करुणी स्तुती देव ऋषी करांजली जोडिती उभे राहिले शांत स्थिती स्तुतीने प्रसन्न गणेश जाहला प्रमोदित होऊनी गजानन देव म्हणे वचन आपण केले हे स्तोत्र पावन प्रीती प्रीतीवर्धक मज आनंदप्रद या स्तोत्राने माझी स्तुती करील नित्य जो भावभक्ती त्याची करीन कामना पूर्ती बहुविध संपदा देऊनी नानाविध भोग देईन पुत्रपौत्रादींनी युक्त त्या करीन जे जे वांछिल ते ते देईन यात संशय काही नसे भुक्तिमुक्तीप्रद भूय कर नाना सिद्धीप्रद बुद्धी प्रकाश कर सुरेंद्र वंद्यता पावेल नर या स्तोत्रे जो मजस्तवील सहस्र आवर्तने याची करीत कारागृहातून तो होत मुक्त अपराध शतयुक्त असत क्षमा हे स्तोत्र वाचता एकवीस वेळा एकवीस दिवस वाचील जो हे स्तोत्र सुरस त्याच्या सर्व चिंती त्या त्याच्या सर्व चिंत तार्थास माझ्या स्तुतीपर एकवीस श्लोक रचिले तुम्ही आनंददायक मुनिनो देवानो विगत शोक तुम्ही सर्वजणी व्हाल विघ्न तुमचे निरसेल स्वधर्मी रुची दृढ होईल मुक्ती मुक्तीप्रद होतील एकवीस श्लोक समस्तुतीचे या स्तोत्रे मी संतुष्ट चित्त परमागा मनोवांछित तो मी पूर्वी नक्षणात तेव्हा सुरगण मुनी म्हणती ते सारे देववंदिती वंदिती मुनगणही प्रणाम करीती त्या महाबला वक्रतुंडा प्रार्थिती देये एवढे वरदान तुझी अचल भक्ती दयानिधी आम्हा दे नको अन्य उपाधी तुझी भक्ती प्राप्त होता सिद्धी सर्वही सुलभ होतील म्हणून महाभागा विघ्ननायका तुझी भक्ती सुखदायका देई यामा जी तृप्तिकारका राहू तुझ्या चरणाश्रित त्यांचे हे वचन ऐकून ज्ञानी जनप्रिय गजानन भाव गंभीर अमृता समान वचन तेव्हा बोलला तुमच्या मनात अचल माझी दृढ भक्ती राहील भावयुक्त तुम्ही असाल देवर्षिनो सर्वदा ऐसे वरदान देऊन अंतर्धान पावला गजानन मुनी देवान समक्ष सुमन स्वानंदी मग्न तो झाला खिन्न ऋषी मुनी झाले आपापल्या स्थळा गेले त्या सिद्धिद वक्रतुंडाचे केले ध्यान ध्यान त्यानी मनात मत्सरासुरही जात तेव्हा होऊन मनी शांत सर्व दैत्यांसमवेत आपुल्या स्थानी अवलंबित आपुल्या पदाचे पालन करण्या उत्सुक त्याचे मन दैत्य ही परतून आपापल्या घरी गेला ऐसा मत्सरासुराचा महिमा वक्रतुंडे दाखविला वक्रतुंडे दाखविला स्रोत्तमा त्याच्या प्रभावा नाही उपमा करता धरता संवर्ता जो आदि मध्य अंतातीत नाना अवतार जगी घेत स्व स्वस्वधर्मी रत करीत सुरा असुरा मानवाना त्याचे अवतार अनंत अखिल वर्णन करण्या असमर्थ ब्रह्मा षणमुख विष्णू होत शंकर शेष मुनिगण वेद तेथ मी किती सांगणार वक्रतुंडाचे चरित्र दिवो दिवोदासाच्या शमार्थ अवतार शिवपुत्र धुंडीचा शिवपुत्र शिवपुत्र धुंडीचा गेई वामनासी वर देण्यास प्रकट झाला गणनायक त्यावेळेस भक्त पालक महातेजस्वी सुरस भक्त संरक्ष श्री गणेश मुद्गल दक्ष प्रजापतीस सांगती ऐसे नाना अवतार घेती भक्तांचे संरक्षण करीती त्यांचे चरित्र ऐकतू एकदा सृष्टी रचना करीत ब्रह्मदेवे वक्रतुंडासी न स्मरत तेव्हा मत्सर त्याच्या मनात त्वरित प्रवेश करता झाला तेव्हा असुर स्वभावे पीडित विधी पीडित विघ्नयुक्त सृष्टी रचना करू न शकत तेव्हा बोध त्या आठवला ब्रह्मदेवा वक्रतुंडा शरण जात त्याचे धान करी चित्तात तेव्हा विघ्नविहीन होत निर्मिले सकल जगत्याने ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी मौद्गले महापुराणे प्रथम खंडे वक्रतुंड चरिते वक्रतुंडार्थ वक्रतुंडा वक्रतुंडांतर्धानम नाम एकोचत्वारी नाम ऐकोन नाम नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एकेचाळीसावा अध्याय एकोणचाळीसावा संपूर्ण